टिपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने इतिहास घडविला माझ्या युगंधराने ही आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला हिमराव मान